या म्हणजे आपल्या वक्त्यांच्या मध्ये श्रोत्यांच्या मध्ये आणखीन जवळीक साधली जाईल त्यामुळे जास्तीत जास्त पुढे होऊन बसा सगळ्यांना ज्यांना खुर्चीवर बसण्यास अनिवार्य आहे त्यांनी केवळ मागं बसा अगदी आज अनौपचारिक कार्यक्रम असल्यामुळे आपण आज भारतीय बैठकीची व्यवस्था केलेली आहे दहा महिन्यापूर्वी पुण्याचे एक मिलिंद सबनीस म्हणून माझे मित्र आहेत त्यांचा फोन आला होता की आम्ही वंदे मातरम प्रतिष्ठान स्थापन केलेलं आहे आणि त्या प्रतिष्ठानतर्फे वंदे मातरम एकशे पंचवीस एक शोध हे पुस्तक आम्ही प्रकाशित करणार आहोत तर त्यावेळेला माझ्या मनात प्रश्न आला की माझा याच्याशी काय संबंध आहे पण मला एक माहिती ज्यावेळेला कळली की हे वर्ष वंदे मातरमचा एकशे पंचवीसा वर्धापन दिन आहे तर ते म्हणाले की तुमच्याकडे काही रेकॉर्ड्स असतील तर त्या रेकॉर्डची सूची आम्हाला छापायची तर मी मनात विचार केला ही चांगली अभ्यासाची संधी आहे आणि शोधत जात असताना जवळजवळ तीस पस्तीस रेकॉर्ड सुरुवातीला सापडल्या आणि मग त्या आमच्या एका अंकात छापल्यानंतर आणखीन बाहेरून पत्र आली की अहो एवढ्याने भागत नाही हे आणखीन वाढत जाणार आहे असं करत करत बऱ्याच रेकॉर्ड छापायला लागल्या आणि त्या संदर्भात एकदा डॉक्टर अशोक रानडे आमच्या सरांना मी फोन केला तर ते म्हणले अरे छान झालं मी पण याच्यावरती अभ्यास करतो आहे तर मी भीतभीत विचारलं मग आपण याच्याविषयी चर्चा वगैरे करूया का म्हणजे चर्चा काय मी एक व्याख्यान देतो सोसायटीसाठी आणि तो आज योग आज छानपैकी जुळून आलेला आहे तर मी त्यांना विचारलं मग त्याला शीर्षक काय देऊया त्यामुळे राष्ट्रवाद आणि गीत हे शीर्षक दे आणि आपण या विषयावरती बोलू काही वंदे मातरमची जुनी ध्वनिमुद्रण ऐकू तर तो आज छानपैकी योग जुळून आलेला आहे आपण या कार्यक्रमाचा सुरुवात करतो वंदे मातरमच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त वर्धापन दिनानिमित्त डॉक्टर अशोक रानडकर